रामकृष्ण गोविंद भागवत स्कंद पहिला अध्याय नववा श्लोक सदतीसावा भीष्माचार्य त्यांच्या अंतिम काळी भगवंतांची स्तुती करत आहेत आपण छत्तीसावा श्लोक मागच्या प्रवचनात बघितला आता सदतीसावा बघू भगवान समोर उभे आहेत सर्व वृत्तींचा निराश केलेला आहे भीष्माचार्याने सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा निराश केलाय पण तरी काय गदगद झाले असतील ना काय त्यांच्या भावना असतील आणि या भावना या इंद्रियांची भावना नव्हे ह्या भक्तीनं भक्तीचा उद्रेक झाल्यामुळं ज्या भावना आहेत ना त्या भावनांसहित एक एक प्रसंग आठवतात आणि भगवंतांच्याशी संवाद साधतात भगवंतांना म्हणतात असे ते तुम्ही माझे प्रिय व्हा अशी सारखी प्रार्थना करतात आता बघा इथं काय म्हणतात स्वनिगममपहाय मत प्रतिज्ञा ऋतमधिकर्तृमवप्लुतो रथस्था धृतरथ चरणोभ्ययाचलत गुर हरिरिव भम गतोत्तरीय श्रीकृष्णांना अर्थ बघू श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यायला लावी अशी मी प्रतिज्ञा केली होती ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्याने म्हणजे भगवंतानी, आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली भीष्माचार्य म्हटलं भगवंत तुम्हाला आठवतं का होते भगवंतानी काय प्रतिज्ञा केली ती न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मी हातात शस्त्र धरणार नाही असा मी तुला हवाय का अर्जुनाला विचारलं मी फक्त चार गोष्टी सांगेन चार म्हणजे विनोदाचा भाग आहे मनमना भव मदभक्त भव मद्याजी भव आणि मान नमस्कुरू एवढं मी सांगणार माझ्या ठिकाणी मन ठेव माझाच भक्त हो माझे पूजन कर आणि मला प्रणाम कर मनमना भव मदभक्त भव मद्याजी भव माम नमस्कुरू मी फक्त अशा चार गोष्टी महत्वाच्या आणि मार्मिक सांगेन पण मी हातात शस्त्र घेणार नाही अशी भगवंतांची प्रतिज्ञा होती आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा काय केली भगवंता मी तुम्हाला हातात शस्त्र घ्यायला लावीन आणि त्या दिवशी काय झालं सर्व सैन्य पांडव रहित करीन या त्वेषाने भीष्माचार्य लढायला लढायला लागले आणि काय हो काय हो अर्जुनाची गाळण उडाली गाळण गाळण तो घाबरून गेला काय सांगावी त्याची अवस्था इतका बाणांचा वर्षाव केला भीष्माचार्याने आणि आता काही खरं नाही आता काही अर्जुनाचं आणि पांडवांचं खरं नाही अशा विचाराने भगवंत रथातून खाली उतरले कसे असतील बघा भगवंत त्यावेळेला हे सगळं आहे ना अर्थ नुसता वाचण्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या भावनेनी एक प्रसंग चित्रित केला रथातून उतरतायत त्यांचं ते पितांबर काय झगझगीत पितांबर त्यांच्या अंगावरती असलेलं ते जानव ते जानव सांभाळत उपर्ण सांभाळत हातातला तो घोड्यांना लाव लावलेला लगाम धरलेला सोडून कुठेतरी अडकवून असे त्वेषाने भगवान खाली उतरतायत डोळे मिटून घ्या आणि डोळ्यापुढे डोळ्यात वर्णन साठवून ठेवा भगवान पायऱ्या उतरलाय तशा रथाच्या पायऱ्या उतरून खाली आले पण खाली आले म्हणजे कसे आले अगदी काय सावकाश निवांत नाही त्वेषानं आता काय करू याचं कसा मारू याला असा विचार करून भगवान खाली उतरले तिथं खाली उतरले तर समोर एक रथ मोडून पडलेला होता दुसऱ्या कोणाचा तरी त्या रथाचं चाक मोडलेलं त्याने हातात धरलं खाली वाकून खाली वाकून त्या मोडलेल्या रथाचं चाक हातात धरलं उचललं डोक्यावर धरलं आणि आता ते फिरवून सुदर्शन चक्रासारखं मारणार फेकणार भीष्माचार्यांच्या अंगावर अशा आवेशानं त्वेषानं त्वेषानं भगवंत उभे आहेत आणि आता फेकणार अर्जुन म्हणाला हो भगवंत हो भगवंत काय करताय तुम्ही तुमची प्रतिज्ञा ते म्हणाले माझी प्रतिज्ञा राहिली बाजूला फुकट मरशील का तू आज तुझा दिवस काय खरा नव्हे असे ते भगवंत पितांबर आहे चेहरा कसा झालेला आहे घामाच्या झाडांनी लडबडलेला आहे त्याच्यावर सगळी केसावरती डोक्यावरती धूळ साठलेली आहे हातात हातात रथाचं चाक आहे खांद्यावरचं उपर्ण वागताना आणि रथाचं चाक घेताना खाली पडलेलं आहे भरदार छाती आणि त्याच्यावरती जानव पितांबर पायात ते जोडे अशा अवतारात भीष्माचार्यांच्या पुढे उभे आहेत आणि मग भीष्माचार्यांनी काय करावं हो काय करावं ठेवून दिला ठेवून दिला आपला काय ते धनुष्य बाण खाली ठेवलं हात जोडले आणि बस यापेक्षा दुसरं काय हवंय मला आता भगवंतांच्या हातातून मरण याशिवाय दुसरी कुठली गोष्ट हाच आश्रय हेच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता असं म्हणून हात जोडून उभे आहेत असं तुम्हाला आठवतं का आणि असे ते तुम्ही जे होता ते मला आश्रय बनवत असं भगवंत म्हणतात भीष्माचार्य म्हणतात स्वनिगम निगम म्हणजे एक अर्थ आहे वेद निगमचा एक अर्थ आहे वेद पण निगमाचा आणखी पण एक अर्थ आहे निगम म्हणजे प्रतिज्ञा स्वनिगम माझी प्रतिज्ञा भीष्माचार्य म्हणतात स्वनिगम माझ्या प्रतिज्ञेला अपहाय सोडून मत प्रतिज्ञा माझ्या प्रति स्वनिगम म्हणजे भगवंतांना सांगतात तुम्ही तुमच्या प्रतिज्ञेला सोडून न तरी शस्त्रकरी ही प्रतिज्ञा सोडून मत प्रतिज्ञा माझ्या प्रतिज्ञेला ऋतम अधिकर्तृम म्हणजे खरी करण्याकरता स्वस्थ बसलेले रथी जो रथी जो असतो म्हणजे रथाचं सारथ्य करणारा त्यांनी रथाचं सारथ्य करायचं त्यांनी काही युद्ध करायचे नाही पण हे सोडून तुम्ही रथात बसलेले असूनही अवप्लुत म्हणजे रथाखाली उतरला धृतरथ चरण हा म्हणजे बाजूला पडलेलं रथा चाक घेतलं चलत गुर ज्याच्या चालण्याने पृथ्वी दणात दण आवाज करून हालू लागली असे तुम्ही दण्ण दण्ण पाय टाकत माझ्याकडे त्वेषानं येत आहे त्यामुळं गतोत्तरीय हा तुमच्यावरचं उपर्ण अंगवस्त्र खाली पडलेलं आहे हरी ही सिंह इभम म्हणजे हत्ती हत्ती हे आपलं भक्ष समजून सिंह जसा हत्तीवरती वार करून आणि त्वेषानं धावून जातो तसे तुम्ही माझ्यावर धावून येत होता असे ते तुम्ही मला तुमचं स्मरण येतं मला तुमची भक्ती अशीच प्राप्त होऊ दे असं भगवानांना आठवण करून विष्णाचार्य म्हणतात स्वनिगम अपहाय मत प्रतिज्ञान ऋतमधुकर्तृमवप्लुतोरथस्थः गुण हरिरिव हंतुमिभम गोत्तरीय पुढे काय म्हणतात शीत विशिख हतो विशीर्ण दंश क्षतज परिप्लुत आतताई नोमे प्रसभम अभिससार मद्वधार्थम सभवतु मे भगवान गतिर्मुकुंद भीष्माचार्य म्हणतात आतताई अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून फोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले होते अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमेव आश्रय असोत बस भगवंता तुम्ही माझे आश्रय कसे आहात अहो भीष्माचार्यांनी मारलेला प्रत्येक बाण प्रथम भगवंतांच्या अंगावरून भगवंतांच्या दिशेवरून मग अर्जुनाकडे जात होता आणि त्या आणि भीष्माचार्य काय साधे होते काय भीष्माचार्यांच्या दृष्टिकोनातून माझं काही वागणं चुकतं का या एका आदरयुक्त भावनेने भगवान भीष्माचार्यांना आदरयुक्त भीती वाटत होती त्यांची असे ते भगवान त्या भीष्माचार्यांच्या बाणांच्या वर्षाने अगदी रक्त बंबाळ झालेले होते आठवतं का तुम्हाला तुमचं सगळं कवच तोडून फोडून टाकलं होतं मी आणि असे ते तुम्ही खाली उतरलात मोठ्या त्वेषाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येऊ लागलात असे ते तुम्ही डोळ्यापुढे चित्र उभं करतात आणि भगवान त्यांना भीष्माचार्य म्हणतात की तुम्ही माझे आश्रय आहात आश्रयचा अर्थ काय हो आश्रय म्हणजे मी घराच्या आश्रयाला गेलो मी झाडाच्या आश्रयाला गेलो असं आपण म्हणतो काय आहे आभासश्च निरोधश्च यतश्चाध्यवसीयते स आश्रय परमब्रह्म ते शब्द ते दुसऱ्या अध्यायात नवव्या दुसऱ्या स्कंदात नवव्या अध्यायात भागवताचे दहा विषय सांगताना भागवताचा दहावा विषय आश्रय असं म्हटलेलं आहे आणि आश्रयचा अर्थ या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतो ते परब्रह्मच आश्रय होय त्यालाच उपाश्रय असेही म्हणतात भगवन्मय होणे म्हणजे काय त्याचा हा अनुभव आहे असे ते तुम्ही माझे आश्रय व्हावा तुम्ही मला मारायला निघालात पण तेच तुम्ही माझे आश्रय व्हा असं भीष्माचार्य अंतकाळी भगवंतांचं स्मरण करत म्हणतात काय म्हटलेलं आहे परत एकदा श्लोक बघू शीत विशिख तो विशीर्ण दंश क्षतज परिप्लुत आत नो मे मी तुमच्यावरती बाण सोडून एका दृष्टीनं आतताई ठरलो आतताई प्रसभम अभिससार मद्वधार्थम सभवतु मे भगवान मुकुंद या स्मरणाने किती गदगद झाले असतील ना भीष्माचार्य बस डोळ्यासमोर भगवान मनात भगवान विचारात भगवान अंतकाळच्या स्मरणात भगवान भीष्माचार्य म्हणतात असे ते भगवान तुम्ही श्रीकृष्ण माझी एकमात्र गती बस दस फार नो फर्दर मला पुढं कुठंही जायचं नाही तुमची प्राप्ती हाच माझा आश्रय असं भगवंतांना म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि त्यांच्या समोर त्यांची स्तुती करतात याच्या नंतरच्या पुढच्या श्लोकात काय म्हटलेलं आहे विजयरथ कुटुंब आत्तोत्रे धृतहय रश्मिनी तच्छ्रिये क्षणीये भगवती रस्तु मे मुमूर्षोर यमिह निरीक्ष हता गता स्वरूपम भगवंतांचं वर्णन एक एक एक एक करतात काय आहे प्रत्यक्ष शब्दार्थ किंवा श्लोकार्थ असा लक्षात न ठेवता त्या श्लोकार्थाच्या आधाराने त्या प्रसंगाला आपण आपल्या मनामध्ये चित्रित केलं आणि ते जर आठवलं तर भगवंतांचं या स्तोत्राबरोबर ध्यान करण्याला काहीही अडचण नाही आणि मन एकाग्र होतं भगवंतांच्या चरणी लीन होतं तेव्हा या श्लोकाचा अर्थ काय ते आपण पुढच्या प्रवचनात बघू रामकृष्ण हरी